समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय पंचेचाळीसावा कृष्ण बलरामाचे यज्ञोपवित व गुरुकुलात प्रवेश ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात कृष्णाने पाहिले की या पितरा ज्ञान जाहले न योग्य जाणून चित्ती योग मायाची सोडिली बळीरामा सवे कृष्ण विनये झुकुनी तदा प्रसन्न करण्या बोले बाबा बाबा आई गे उत्कंठित तुम्हासाठी सदाची पुत्र आम्ही हे तरी बाल्य किशोरी तुम्हा सुखनते दिले दैवाने भाग्य ना लाभे तुमच्या पाशी राहणे म्हणून घरचे सौख्य प्रेम लाडन लाभले जन्मती पितरे तैसे लाडी ती पोषिती तदा गाजवी पुरुषार्थाते न ते ऋण फिटे कधी धने तने न सेवी सामर्थ्य असुनी सुत मरता यमतो त्याला त्याचेच मांस भक्षवी वृद्ध माता पिता विप्र सती पत्नी निबालक संतती आश्रितो या ना न पोशी जो समर्थतो मुडद्या समची जाना जिवंत पुत्र तो जरी व्यर्थची वय हे गेले कंसाचे भय ठेवून उद्विग्न राहिलो चित्ती सेवा ना घडली पहा माझे आई पिताजी हो दोघांनी क्षमिणे आम्हा हाय हे केवडे कष्ट कंसाने दिधले तुम्हा श्री शुकदेवजी सांगतात देवकी नंदने कृष्णे सांत्विता माय बापते दोघांनी धरिले कृष्णा परमानंद मेळीला मायेने बद्धते झाले अश्रूनी कृष्ण न्हाविला दाटोनी कंठतो येता न फुटे शब्द एकही सांत्विता पितरा कृष्णे प्रपिता उग्रसेनला राजा जो यदुवंशीचा म्हणून स्थापिला पुन्हा नीतो वदे महाराजा आम्ही तो आपुली प्रजा राजसिंहासनी कोणी न बसे यदुशापिता सेवको होऊनी मी जै सेवा ती आपुली करी देवता झुकुनी देती भेटी आणोनी त्या तुम्हा कंसाच्या जे भये वृष्णी अंधको यदुनी मधु दाशार्ह कुकरो आधी गेले सोडोनी देश तयाना आग्रहे धुंडी क्लेशले घर सोडिता केले हे भगवान कृष्णे विधात्याने परीक्षित वृष्णीनी बलरामाच्या शक्तीने निर्भर असे सर्वते आपुल्या ही आनंदे राहू लागले आनंद सदनो ऐसे झाले उत्साहिनी बली स्वरूपनाचरी दृष्टी पाहता सर्व हर्षती वृक्षही युवका ऐसे झाले उत्साहिनी बली काकी नित्य चित्यालाभे कृष्ण दर्शन पानते कृष्णनी बलरामो हे नंद बाबास भेटुनी गळ्यासी लागले आणि तया ना बोलू लागले पिताजी यशदा माते पाजिले लाडिले आम्हा शरीरे करीती प्रेम पिता माता न संशय त्यागिती पितरे त्यांना पुत्राच्या परिपोषिती लाडिती लाविती प्रेम खरे ते माय पापकी जावे व्रजी तुम्ही आता वात्सल्ये दुःख होत असे सुरुत येऊ येऊत सुख वावया कृष्णाने नंद बाबादी गोपाना वस्त्रभूषणे धातूंची देवने भांडी सर्वा सत्कारिले असे कृष्णाने ऐकुनी शब्द बाळाना गळी लावणे पुन्हा ते भरल्या नेत्रे सगो पौरजी पातले पुन्हा श्री वसुदेवानी गर्गाचार्य पुरोहिता द्विजांच्या करवी केला द्वयांचा मुंजीचा विधी वस्त्र आभूषणे द्रव्य सवत्सधेनु जातशा आलंकृत करुनी विप्रा दिधल्या दक्षिणापह कृष्णनी बलरामाचे जन्म नक्षत्र योजुनी दानत्यादी धल्या गायी संकल्प मनीचा जसा कृष्णनी बलरामाला द्विजत्व प्राप्त जाहले होतेच ब्रह्मचारी ते गायत्री पाठ घेतला श्रोत ते सर्व विद्येचे सर्वज्ञ जगदीश्वर विशुद्ध ज्ञान होते दडती मानवी रूपी गुरुकुला इच्छुनी गेले दोघे काश्यप गोत्रीच्या सांदीपनी मुनी पाशी अवंती पुरवासिते विधीने राहिले तेथे सुसंयत वागणे तसे दोघेही गुरुची सेवा करीती इष्टदैवजे शुद्ध भाव अशी सेवा पाहता गुरु तोषले वेदांगोपनिषद सर्व दोघा दीक्षा दिली असे धनुर्वेद स्मृती शास्त्र मीमांसा तर्कन्यायनी राजनैतिकतो दंड द्वया शिकविले तये सर्व नरवर श्रेष्ठ सर्व विद्या प्रवर्तक द्वयही बंधुते ऐसे ऐकता सांगती तसे चौसष्ट त्या दिन रात्री शिकले सर्व त्या कला शिकणे संपता त्यानी गुरुला पुसले असे आपुली सांगणे इच्छा देऊ ती दक्षिणा तशी अद्भुत बुद्धी गुरुपत्नी यांची जाणून दोघांस बदोनी गेली प्रभास क्षेत्रास बुडोन मेला तो पुत्र आम्हा परतोनी द्यावा रथात बैसोनी द्वयो निघाले मानोनी आज्ञा हि समुद्र क्षेत्री साक्षात प्रभूला बघता समुद्र पूजा करी घेऊन पातला की भगवान बदले त्याला लाटा थोर तुझ्याशा तेने तू गुरुपुत्राला नेले तू देई शीघ्रची समुद्र म्हणाला न नेला पुत्र मी देवा जळात शंख दैत्य तो राहतो चोरीला त्याने सहसा गुरुपुत्र तो ऐकता जळीचा दैत्य मारोनी फाडिला असे तरी ना भेटला पोटी गुरुपुत्र हरी सखी घेतला शंख तो कृष्णे बळीच्या सह पातले यमाच्या नगरी आणि फुंकिला शंख तो बहु यमाने भक्तिभावाने विधीने पूजिले द्वया सच्चितानंद कृष्णाला वदला यमराज तो लीलावतार घेवोनी मानवी रूप धारिले सर्व व्यापक रे देवा काय सेवा करू तुम्हा श्री भगवान म्हणाले यमराज गुरु पुत्रा तुम्ही तो कर्म बंधने आणिले येथ ते त्याला क्षमोनी आणणे पुढे जी आज्ञा म्हणून धर्मे आणिला गुरुपुत्र तो गुरुसी तिथला पुत्र वदले काय आणखी गुरुजी म्हणाले लाभली दक्षिणा श्रेष्ठ आता काय हवे दुजे श्रेष्ठाचा गुरु तो त्याला जगात काय ते उणे वीरानो घरी जा आता पवित्र कीर्तिवंत व्हा नित्य नवी अशी विद्या कधी ना विसरालही पुत्रा परीक्षिता तेव्हा वेगवान रथी बैसुनी कृष्णनी बलरामो हे पातले मथुरापुरा विरही लोक ते सारे आनंदी मग्न जाहले गेलेले ते लाभे तसे झाले तयासकी इति श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंचेचाळीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू